पंचरत्ना हरिपाठ तुकाराम महाराज कृत हरिपाठाचे अभंग श्री गणेशाय नमहा नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणे मस्तक ठेविला आल्या स्तुतीला द्यावी मती गुरु राया तुझ ऐसा नाही सखा कृपा करुनी रंका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी हरी तया सुखाशरी नाही दुजे केशव वामन नारायण विष्णु कृष्ण कृष्णशङ्कर्षण राम राम माधवा वामना श्रीधर गोविन्द अच्युता मुकुन्द पुरुषोत्तमा नरहरि भार्गवा गोपाला वासुदेवा ऋषिकेश पावा स्मरणमात्रे तुका म्हणे एका नामी भाव राहे होय साय पांडुरंग अयोध्या मथुरा काशी अवंतिका काची हे द्वारका माया सत्य मोक्षपुर्या ऐशा नित्यवाचे स्मरे प्राणी तो उद्धरे मात्रे नित्य नित्य मनी हरी आठवावा तेणे चेतरावा भव सिंधू तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा राहील जो नेमा तोच धन्य યમુના કાવેરી ગંગા ભાગીરથી કૃષ્ણા સરસ્વતી તુંગભદ્રા નર્મદા આઠવી વેળોવેળી વાચે નાય ભય સાચે પ્રાણિયાસી જયાચે સંગતિ પ્રાણી ઉદ્ધરતી दर्शनेच होती प्राप्त तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव तेथे वासुदेव सर्व काळ प्रातकाळी नाम पवित्रचे घ्यावे तेने विसरावे जन्म मृत्यू नळ युधिष्ठिर जनक जनार्दन स्मरणेची धन्य होती प्राणी नकरा आळस नाम घेता वाचे नाही भय साचे प्राणियासी तुका म्हणे वाचे गाईल गोविंद होईल परमानंद नामे एका कश्यप गौतम भरद्वाज अत्री ऋषी विश्वामित्र नामथोर मुनी वसिष्ठ वर्णिला तिने लोके झाला वंद्य एक नाम घेता नुरे पापताप दैन्य होय थोर पुण्य उच्चारिता तुका म्हणे ऐसी उच्चारिता वाणी तेथे अंतकरणी सुख होय अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मुख्य मंदोदरी पतिव्रता नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र होय कुळ गोत्र उद्धरण संकल्प विकल्प सांडोनिया तुरी वाचे हरी हरी उच्चारावे नाही बद्धकता तया संसाराची जाचणी यमाची मग कैची तुका म्हणे नाम पवित्र चिवाचे तेणे होय साचे जन्मफळ व्यास अंबरीश वसिष्ठ नारद शौनक प्रल्हाद भागवत नित्यस्मरण करी यांचे जरी प्राणी पुन्हा नाही खाणे चौऱ्याशीची शुक पराशर मने पुंडलिक अर्जुना वाल्मिक नामगाती बलिबिभीषण भीष्म रुक्मांगद बकदाल्भ्य शुद्ध महाऋषी तुका म्हणे यांची नामे येता वाणी प्रत्यक्ष तो प्राणी देवा ऐसा गीता भागवत वेद उच्चारिता पापाची तो वार्ता कोठे राहे सकळ वासना नामी जे रंगली साधने राहिली मग कैची म्हणून या नेम ऐसा तारी जीवा होय तोची देवा आवडता उगवला दिवस जायतो क्षणात विचारूनी हित वेगी करा तुका म्हणे स्मरा वेगी विठोबाशी न धरा मानसी दुजे काही तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरीये ते आम्ही देखले आपले नयनी फिटली पारणी लोचनांची जिवीचा जिवाळा सुखाचा शेजार उभे कटी कर ठेवून या जगाचा जनिता कृपेचा सागर दीना पर, दुष्टा काळ सुरवरा चिंतने मुनिवरा ध्यानी, आकार निर्गुणी तोची असे तुका म्हणे नाही श्रुती आतुडले आम्हा सापडले गीते गाता राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळकट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही काशे सोनसळा पांगरे पाटोळा गना निळ सावळा बाईयानो सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही आवडे रूप गोजरे सगुण पातालोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी माय बापे शंखचक्र गदा रुळे वैजयंती कुंडले तळपती दोन्ही कानी मस्तकी मुकुट नवरत्नहार वरी पितांबर पांघुरला हिरे जडित कटी कड दोरा रम्या शोभे हिरा बेंबी पाशी जडित कंकण करणी शोभे मुद्रिका लाचावला तुका भेटीसाठी नेणे जप तप योगयुक्ती ध्याना करिता चिंतन रात्रंदिवस नेणे काही देवा झालो उतराई मागे लागो पाही बाळ जैसा भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहे प्रक्षाळिले पाय विटे सहित जन्मली जानवी ज्याठाई उत्तम हारावयाश्रम भाविकांचे तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमृत रामतीर्थ परिमळ मिश्रित करून उठणे नारायण तेणे तोषविला पयघृत दही मधुते शर्करा गोशृंगधारा अखंडित करोनी संयुक्त ओपियले ईशा पंचामृते तैशे पंचविधे तुका म्हणे जेथे गंगे जन्म झाला प्रसाद दिधला आम्हा लागी आपलिया घरे कष्ट तरी करे आणोनी घागरी गंगोदक करोनी विनंती विनवितो तुम्हा स्नान पुरुषोत्तमा करावेगी उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग करोनी अभ्यंग सर्वांगाशी परिधानवस्त्रे केले मितांबरे तेणे साजरे रूपदिशे तुका म्हणे नेत्र पाहता निवाले ध्यान संचरले हृदया माजी मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही मन हे सेवंती अर्पुने भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही मन हे तुळसी अर्पुने ऋषिकेशी पुनरपी जन्माशी येणे नाही तुका म्हणे अहिसा जन्म तिला देवा तया वासवा वा वैकुंठाशी नामपुष्पशुद्ध गळाघालाहार विवेक सारासार तुझ लावू बोधभाळे बुका क्षमा तुलसी दळ वाहता गोपाळ संतोषतो गायलिया गुण संतोषे तयाने करिता कीर्तने देतो आल्ला देहा देव कीर्ती वाखाणिता पवाडे सांगता याचे यास याचे यास करू सर्व निवेदन वारी हा संसारीचा संसाराचा वारा लागो नेदी अंगा भावे पांडुरंगा आळवितो तुका म्हणे आता उजळली आरती भावे तो श्रीपती वाळूया शब्दाच्या भावे केला उपचार तेणे सर्वेश्वर संतोषला शब्दाची आकरे करबिले भोजन धाला नारायण तेणे सुखे शब्दाची आकरे करविले आचमन तांबूल अर्पून फळे पुष्पे तुका म्हणे अन्नादी धूपदीप उपचार अल्प समर्पिले मज लागी नाही ज्ञानाची ती चाड वाचे घेत गोड नाम तुझे नेणते ले करू आवडीचे नाते बोले वचनाते आवडीने भक्तिविण काही वैराग्य ते नाही घातला विठाई भारत तुझ तुका म्हणे नाचू निर्लज्ज होऊनी नाही माझे मने दुजा भाव पूजो नारायण शब्दाचे सुमने मंत्रपुष्प तेने वाहिलेले भावाचे पै हाते जोडून ओंजळ समर्पिले जळा शुद्ध भावे मुखशुद्धी तांबूल दिले तुळसी दल आनंद सकळ ओसंडला तुका म्हणे आता उरले नाही नामाविना काही बोलावया समाधान चित्ताचे चरणा आलिंगन पायावरी मन स्थिराबले जैसे केले तैसे घालू लोटांगणा करू प्रदक्षिणा नमस्कार प्रार्थितो मी तुझ राहे माझे पोटी हृदय संपुटी देवराया क्षेमालिंगन दिली पायी मिठी घेतली शेलुटी अमुप हो तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मनासंगे काय उपचार करू पांडुरंगा हेच मग सांगा विचारून कोणता पदार्थ उणा तुझ पाशी बोला या वाचेशी मौना पडे शंकर शेषादी करीते स्मरण तेथे माझे मन गाऊ शके इंद्र सरोवर वाहती सुमने तेथे म्या वाहणे काय एक परी आवडीने चोडून ओंजळ बुका वाहू माळ तुळशीची उणे पुरे तुम्ही करून या सांगा जीवा लागी मग सुख तेव्हा तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना तुम्ही नारायणा सेवकाची कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ वर्म दावे मज याचकाशी कशी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडशी कैशी कीर्ती वाणू कैसा लक्ष्मी जाणू जाणो हा कवणू कैसा तुझ कैसा गाऊ घेते कैसा ध्याऊ चित्ते कैशी स्थिती मती ना कळे मज तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज काय तुझ कैसे जाणावे देवा आणावे अनुभवा केशापरी सगुण निर्गुण स्थूल की लहान न कळे अनुमान मज तुझे कोणता निर्धार करू हा विचार भव सिंधू पार तारावया तुका म्हणे कैसे पाय आतुडती न पडे श्रीपती वरमठावे स्तुती करू तरी कोण माझी मती वेदापडे भ्रांती हे आश्चर्य परिहा जिव्हाग्रे रामकृष्ण हरी बैसवी लवकरी याती गुण रूपगुण कीर्ती कृपाळ उदार वर्णावया पार ब्रह्मा नेणे रूपे नामे विशिव हो निया वेडा वर्णिला पवाडा रामनामी तुका म्हणे मज नेणवेची शिव नाही राहिला वाव बोलावया नामाचा प्रताप नर्णवर्णवेची मज सांग गरुडध्वज राहे तेथे मम वाचा किती परतल्या श्रुती वेदमुखे श्रुती मौन ठेले नेणे शेष नामाचा पवाडा चिरलिया रांडा जिवा त्याच्या अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी पायाची किंकरी हो ठेली तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णावया पार न कळे तुझा आम्ही मानवानी वर्णावे ते काय सुरवर पाय वंदिता गणेश शारदा करीते गायन आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ जयाच्या गायना तिष्ठतो शंकर तयासी पै पार न कळे तुझा तुका म्हणे आम्ही किंकर ते किती इंद्राची ती मती नागविली अगा महाविष्णू अनंत भुजांच्या आम्ही अमानाथांच्या सोयरिया नकळे महिमा वेद मौनावती तेथे माझी मती कोणीकडे कायम्या वर्णावे तुझ्या थोरपणा सहस्रवदना शक्ती नवे रविशशी जेथे तेजे समावती तेथे माझी मती कोणीकडे तुका म्हणे आम्ही बाळ तू माऊली करावी सावली करुणेची नमो विश्वरूपा अगा माय बाप अपारा अमोप पांडुरंगा विनवितो रंक दाशमी सेवक वचनाते एक ऐकावे तुझी स्तुती वेद करिता भागला निवांत जिथेला नेती नेती ऋषिमुनी बहु सिद्ध कविजन वर्णिता तुझे गुण न शरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा विनविजे ऐसे भाग्य नाही देवा पायाशी केशवा सलगी केली दीटपणे पत्र लिहिले आवडी पार नेणे थोडी मती माझी जेथे वेदा तुझा न कळेची पार तेथे मी अपार काय वानू जैसे तैसे माझे बोल अंगिकारी बोबड्या उत्तरी गौरवितो तुका म्हणे विटेवरी जे पावले तेथे म्या ठेविले मस्तक हे त्रिगुण वाचे वाचेचा पसारा घडेल वि पडेल विचार सर्वरस मध्य अंती नाही अवसान जीवने जीवन मिळणे गेले रामकृष्ण नाम माळही साजरी ओविली गोजरी करणे मनी तुका म्हणे तनु झाली हे शीतल आवडी सकळ ब्रह्मानंदे इतके करी देवा ऐके वचन समूळ अभिमान जाळी माझा इतके करी देवा के हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझ देखे इतुके करी देवा विनावितो तुझ संत रज वंदी माथा इतुके करी देवा आयके हे मात हृदये पंढरीनाथ दिवस रात्री भरतिया भावे तारी पंढरीनाथा तुका म्हणे आता शरण आलो इति श्री तुकाराम हरिपाठ समाप्त